कहाणी ऐका पठाणाचा पैसा घेतला त्यानं याचा पायी क्लिशेत वाडी गेला चिरडून झाली दुळदान लग्ना पायी खरंच फार केला मोल हौसला नव्हत काही पठाणाला फावलं पुरत उसावाणी पिळलं याचा पायी पटेल आमचा समजा पैसा अभिका दिला आया ख्याल में यादा जिकर की मदत होती आया ख्याल में या नाही काहीतरी व्यवस्था करतोय आजाची एक दोन रोज दम धर पठाण दादा याला अरे दोन रोज दम कशा भरायचा दोन मिनिट दम धरला तर मी मरून जातो सांज पत्र काहीतरी बघतो की बाई अच्छा शाम बाकी चुप्पी करणार या ख्याल में पठणाच दाराला काम धंद्याला जाण्याची सोय उरली नाही धीर नाही एका दिवसाचा बायका पोरांचा उद्धार होई उद्धार होई मन लावून ऐकावी जरा पठाणी तरा रुपयाला आना याज देई पहिला हप्ता आधीच कापतो याज पर घेतो पुरी भरपाई पुरी भरपाई सदा घाली हात सोट्याला शिवी गाळीला मारहाणीला तोटा नाही शंभरात दोनशे दिलं याज ते झालं मुद्दला काही मुद्दलात काय बाई पटाण्याचा तरास तरी याच तरी भरायचं किती माणसानं असली सावकारी सुटत नसेल बाजावात कमनाना उगात बनता करे ककेला लगना पाए ये कराद गड़ घटनाई बताए बाए ये कराद गड़ घटनाई मी भाई तो बा काय आम्हाला चुकत काय आणि असा नाही छोडायचा आया खाल मी पैसा घेतले बघा आम्ही बी जेवत नाही तुम्हाला भी जेव देत नाही आया खाल मी या नाही आया बाबा अगली तुरकत छाल मी आया हे घे अच्छा बाकी उद्याच्या चुकी करणार आया खाल मी भरता जात पुर बसलं सातलं त्याला पठाण कर्जानं घेरलं जणू वाघान बंगराला धरलं हो जणू वाघान बंगराला धरलं भालासानं आता परिकर्मी कथा भालकाचं फुटलं ते फुटलं एकदा गेल्यानं येणार फुटलं हो कसं शिवायचं आभार फाटलं अनुभवता तो बाबा बोल काही जाता नको नको हे पठाणी दत्तशाही काही Thank you.